ए हो विठले माझे माहुलिये ए हो विठले माझे माहुलिये निढळावर कर ठेवून वाट मी पाहे हो स्वामी वाट मी पाहे पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण तुर झाले रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one nought seven point eight F M वर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे आपले खास पाहुणे आहेत डॉक्टर श्रीनाथ कवडे जे विशेष वनस्पती शास्त्र विशेषज्ञ आहेत आणि त्यांच्याशी आपण याच्याबद्दल विशेष माहिती घेऊया आणि आजच्या कार्यक्रमासाठी ते विशेष आपला रेडिओ पोनेरी आवाजमधून तुम्हाला सर्वांना संबोधन करतील आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण फक्त त्यांचे इंट्रोडक्शन आणि या क्षेत्रामध्ये कसे ते आलेत आणि कुठल्या कुठल्या विषयावर त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे हे आपण जाणून घेऊया तर रेडिओ पोनेरी आवाजतर्फे डॉक्टर श्रीनाथ कवडे यांच्या खूप खूप स्वागत आहे नमस्कार मित्रांनो प्रथमतः Puneri Awaaz one zero seven point eight F M यांचं मी मनापासून आभार मानतो आज त्यांनी मला त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि मी गेले वीस वर्षापासून जे काम करतो आहे ते कामबद्दल सर्व लोकांच्यामध्ये निसर्गप्रेमींच्यामध्ये एक वेगळी माझे जे विचार आहेत किंवा अनुभव जो आहे जंगलांमधला किंवा निसर्गामधला तो त्यांच्यापर्यंत जावा हा एक चांगला उद्देश घेऊन कुणीही आवाज नाही मला या ठिकाणी बोलवलं त्याच्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो <laughs> डॉक्टर सिन्हा सर मला एक विचारायचं म्हणजे जेव्हा आपण वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणतो म्हणजे जंगलात राहणं किंवा जंगलाचा अभ्यास करणं हे थोडासा कठीण वाटतं कुणालाही असं आपले जे आजचे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे जे युवा साथी आहेत मॉडर्न जे त्यांचं राहणं आहे ते जंगलात जाऊन रिसर्च करणं म्हणजे त्यांना थोडासा भीती वाटते पण तुम्ही या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये येऊन काम केलेत बरेच कामं केलेत आणि अजूनही करत आहे तर माझा एक विचार असा आहे की या क्षेत्रामध्ये बाकी सर्व क्षेत्र असूनसुद्धा तुम्ही या क्षेत्र का निवडला आणि त्याच्या मागच्या काय स्टोरी आहे ते तुम्ही सांगा नक्कीच तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे की जंगल म्हटलं की प्रत्येकाला भीती वाटतेच शेवटी जंगलामध्ये गेल्यानंतर <laughs> तिथे असणारा वाघ किंवा अस्वल असेल बिबट्या असेल याच्याबद्दलची भीती ही सगळ्यांना असतेच हो. परंतु गेले वीस वर्षापासून पश्चिम घाट म्हणजे अगदी गुजरातपासून ते कन्याकुमारीपर्यंत विविध जंगलांमध्ये फिरण्याचा जाण्याचा संशोधन करण्याचा मला योग आला याच्यामध्ये मला असं जाणवलं की आपण जंगलामध्ये जास्त सेफ असतो अच्छा <laughs> मुळातच मी शेतकरी कुटुंबातला हो. लहानपणापासूनच या मातीशी निसर्गाशी एक नातं वेगळ्या प्रकारे माझं जुळलेलं होतं फॉर्च्युनेटली वनस्पतीशास्त्र हा विषय जेव्हा मी निवडला मला तर खरं फॉरेस्ट ऑफिसर व्हायचं होतं अच्छा अच्छा ते करत असता विविध जंगलांमध्ये जायचं तिथे असणाऱ्या विविध वनस्पती बघायच्या आणि अशी आवड निर्माण होत गेली आणि त्यानुसार बऱ्याचशा दुर्मिळ वनस्पती मला सुरुवातीच्या काळामध्ये मला मिळाल्या आणि त्याच्यानंतर मग संशोधन करताना असं आढळलं की त्या अतिशय दुर्मिळ आहेत काही वनस्पती शंभर वर्षानंतर मिळालेल्या आहेत त्यामुळे मग अजून एक्सप्लोरेशन करावं आणि जंगलांमध्ये जे काही लपलेले जे कॉम्पोनंट्स आहेत वनस्पतींच्या माध्यमातून ते सर्वांच्या समोर यावे या एका उद्देशाने विविध भागांमध्ये एक्सप्लोरेशन केलं आणि दोन हजार दहामध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान जे आहे त्याच्यावरती वनस्पती वर्गीकरण शास्त्र मध्ये मी पुणे विद्यापीठातनं पी एच डी मिळवली आणि त्याच्यानंतर गेले सतरा अठरा वर्षापासून विविध कॉलेजेसमध्ये जसं की एस पी कॉलेज असेल रत्नागिरीमधलं लांजा कॉलेज असेल त्याचबरोबर दापोलीमध्ये Dapoli urban bank science senior science college आहे तिथे अशा विविध कॉलेजेसमध्ये लेक्चर लेक्चर घेऊन विद्यार्थ्यांना <laughs> संबोधन करणं संबोधन करणं अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत आहे काय म्हणतो फारच छान आणि एक विचारायचं म्हणजे जेव्हा आपण रिसर्च करतो जसं तुमचा हा राष्ट्रीय उद्यान जे चांदोली तुम्ही म्हटला तर रिसर्च करताना जे पेपर वगैरे आपण सबमिट करतो किंवा पेपर्स थिअरी वगैरे म्हणतो कसं काय केलं आणि कोणी हेल्प केला त्याच्यासाठी वगैरे <laughs> माझं पी एच डीचं काम हे पुणे विद्यापीठातील माझे गुरु doctor S S Deokule sir यांच्याकडे झालेलं आहे पाच ते सहा वर्ष चांदोली नॅशनल पार्कमध्ये जवळपास पन्नास वेळा मी गेलो असेल आणि या <laughs> माझ्या व्हिजिटमध्ये ज्या आम्हाला वनस्पती मिळायच्या त्या वनस्पती गोळा करायच्या त्याची शास्त्रीय पद्धतीने त्याची जपणूक कशी करता येईल दोन हजार एक ते दोन हजार तीन या कालावधीमध्ये मी भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियामध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप मला मिळाली होती त्या दरम्यान बन्नेरघट्टा नॅशनल पार्क की जे कर्नाटकातील बेंगलोर जवळचं अतिशय सुप्रसिद्ध असं राष्ट्रीय उद्यान आहे तिथे मी दोन वर्ष काम केलं त्याच्यानंतर दोन हजार पाच ते दोन हजार पर्यंत चांदोली नॅशनल पार्कवरती काम केलं त्यासाठी पुणे विद्यापीठातील माझे गुरु डॉक्टर एस एस देवकुळे यांचं मोलाची साथ मला मिळाली आणि त्यांच्या अतिशय चांगल्या अशा गायडन्समुळे दोन हजार दहामध्ये मला पी एच डी मिळाली अरे वा आणि याच्यामध्ये जंगलामध्ये जायचं तिथल्या वनस्पती गोळा करायच्या त्याच्यावरती शास्त्रीय सखोल अभ्यास असा करायचा ती वनस्पती कशी वाढते कुठे वाढते कशा पद्धतीने वाढते याच्याबद्दल त्या वनस्पतीचा अभ्यास करत असताना असं जाणवलं की या हे जंगल फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे शेवटी माझ्या रिसर्चमध्ये असं मी दिलं होतं की जवळपास नऊशे छप्पन्न वनस्पती या जंगलातनं पहिल्यांदा बाहेरच्या लोकांना समजल्या होत्या त्यातली एक वनस्पती अशी होती मला मिळालेली की ती एकशे एकसष्ट वर्षानंतर सापडली होती एकशे एकसष्ट वर्षानंतर येस मग त्याचबरोबर या नऊशे छप्पन्न वनस्पतींच्या मध्ये जवळपास दोनशे पंचवीस वनस्पती ह्या प्रदेशनिष्ठ होत्या बऱ्याचशा लोकांना वनस्पतीच मुख्य विविध प्रकारच्या असतात हे माहीत नाहीये आणि त्यात परत आपल्याकडे प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणजेच एखादी वनस्पती एका विशिष्ट भागातच जर सापडत असेल तर त्याला प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणतात मग त्याच वनस्पती काही कालावधीमध्ये दुर्मिळ होत जातात त्यासाठी वेगवेगळी कारणं आहेत या दुर्मिळ वनस्पती प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्यामुळे पश्चिम घाट हा जगामध्ये अत्यंत विपुल असा समजला जातो या संपूर्ण पश्चिम घाटामध्ये जवळपास अठराशेच्या वर वनस्पती अशा आहेत की त्या जगभरात इतरत्र कोणत्याही भूभागामध्ये सापडत नाहीत अच्छा अच्छा एक अजून विचारायचं म्हणजे मला जसं आपण कुठलंही उद्यान बघायला जातो कॉमन मॅन जसं मी गेलो तर मी फक्त त्याच्या बाहेरचा निसर्ग बघणार आणि थंड हवा वगैरे फील करणार पण एक रिसर्चच्या स्टुडंट म्हणून तुम्ही जेव्हा ते एंट्री करत असताल जेव्हा पेपर तुम्हाला हे करायचा असेल तर त्या दृष्टिकोन तुम्ही जाताना आणि कॉमन मॅन जाताना काय डिफरन्स असतो हा एक चांगला प्रश्न कारण हा प्रश्न अशा प्रत्येक इनिशियल स्टेजला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये येतो की जंगलात अभ्यास कसा करत जायचा यासाठी प्रॉपर गायडन्स फार महत्वाचं आहे ते तुम्ही ॲज अ कॉमन मॅन म्हणून जा किंवा विद्यार्थी म्हणून जा यासाठी प्रॉपर गायडन्स कशासाठी तर सेफ्टी मेजरसाठी मुळातच ज्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आपण जातो ते खऱ्या अर्थाने नौख असा भूभाग असतो जंगल असतो किंवा तो संपूर्ण परिसर असतो अशा परिसरात जर जायचं असेल त्याची आधी सखोल माहिती असणं फार गरजेचं आहे आपल्याला कुठे जायचंय कधी जायचंय कोणत्या मध्ये जायचंय आणि का जायचंय हे फार महत्वाचं आहे जनरली कसं होतं की कॉमन मॅनला जायचं म्हटलं की त्याला जंगलात जायचं असतं जंगलाचा तो थ्रिल अनुभवायचा असतो परंतु त्याच्यातनं काही ॲक्सिडेंट झाले मग त्याचा दोष हा विविध वरती दिला जातो आणि त्याचा परिणाम असा होता की जे खऱ्या अर्थाने आवड निर्माण असणारी जी माणसं आहेत त्यांना त्या जंगलाचा यथेच्छ अनुभव आणि आस्वाद घेता येत <laughs> बरोबर मग तुम्ही म्हणाल की विद्यार्थ्यांसाठी तर विद्यार्थ्यांनी मुळातच या सगळ्या गोष्टींच्या बद्दल एक माझं तुमचं हे शब्द ऐकून असं वाटलं की आमच्या इकडे माउंट आबूला मी काही वर्ष राहिलो आहे तर तिथे एक टायगर साईट म्हणून असं आहे म्हणजे तिथे शेर दिसणार तुम्हाला पण ते तिथे लोकांना असा भ्रम आहे की रात्रीच दिसणार पाणी प्यायला येतो तेव्हा तुम्ही बसा <laughs> आता हे कितपत खरं हे माहीत नाही पण तिथे टायगर रिसॉर्ट लिहिलेलं आहे कुणालाही विचारलं तर हे ते सांगतात की चार रात को बारह बजे आप आ जाओ और सुबह आपको छः बजे के बीच में वो पाणी पीने आएगा ना किस दिख जाएगा आपको <laughs> <laughs> ते काय काय अशी गोष्टी असतात पण त्याच्यामध्ये आपल्याला परफेक्ट नॉलेज पाहिजे आणि तुम्ही जसं म्हटलं एक गाईडलाईन पाहिजे एक गाईड पाहिजे तेव्हाच तुम्ही ते बरोबर त्याचा अनुभव घेता येईल नमस्कार मित्रांनो आता तुम्ही ऐकत आहेत डॉक्टर श्रीनाथ कावडे यांना आणि वनस्पतीशास्त्रामध्ये त्यांनी पी एच डी केलेले आहे आणि खूप काही त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे नॉलेज आहे ते आपण टप्प्याटप्प्याने घेत जाऊया परंतु आता ऐकूया एक वरीते कुर्याने हसले ते मोछा तोऱ्याने कळले न त्या ओठाने हलले शब्द न जुळले ओठने हलले शब्द न थोडे कुणी माझ्या मनात लपले कुणी माझ्या मनात लपले सांबान हे रूप भिजले आणि ते पहा तुमचं मनही प्रेमान प्रेमान प्रेमान प्रेमान विसर्ग राजा ऐक सांगतो गुपित जपलय रे कुंडी माझ्या मनात लपले रे कुणी माझ्या मनात लपले रे निसर्ग राजा ऐक सांगतो तो भाव प्रीतीचा दिसला दिसला का मग असला असला हा अल्लड साला प्रेमात बहाना कतला कतला तो प्रियकर भोला प्रीत अशी तर रीत अशी का प्रीत अशी तर रीत अशी का घोडे पडले रे कुंडी माझ्या मनात लपले रे कुंडी माझ्या मनात लपले रे कुंडी माझ्या मनात लपले रे कुंडी माझ्या मनात लपले रे निसर्ग राजा नमस्कार, राजा ऐक सांगतो नमस्कार आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आपण ऐकत आहेत Puneri Awaaz one nought seven point eight F एमवर डॉक्टर श्रीनाथ कवडे बरोबर आहे आणि वनस्पतीशास्त्र विशेषज्ञ आहेत पी एच डी केले त्यांनी बरेच जंगलामध्ये जाऊन त्यांनी रिसर्च केलेलं आहे <laughs> प्रत्येक वनस्पतीला त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याला एक टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण बघितलेलं आहे त्याचा कसा उपयोग करता येईल कसा मानव जीवनावरती असणं गरजेचं आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं आहे तर आपण परत त्यांचा स्वागत करतो आणि वनस्पतीशास्त्र सिम्पल कॉमन मॅनला समजू द्या असं तुम्ही त्याचं वर्णन करा <laughs> आणि करण करंट स्टेटस काय आहे नमस्कार मित्रांनो मुळातच वनस्पतीशास्त्र म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं कुठल्या तरी हिरव्या रंगाच्या पानं असलेल्या वनस्पती ज्याला फुलं येतात अशा वनस्पती हो मुळातच वनस्पतींचे विविध भाग पडतात किंवा प्रकार असतात त्याच्यामध्ये अशा काही वनस्पती आहेत की ज्यांना फुलं नसतात त्या अपुष्प वनस्पतींमध्ये मोडतात अच्छा त्याचबरोबर काही बुरशी की ज्या अत्यंत महत्त्वाचं रिसायकलिंगचं काम करतात जे विघटनचं जे काही काम आहे एखादी बायोलॉजिकल कंटेंट जर मृत पावलं तर त्याचं डिकम्पोजिशनचं काम ह्या बुरशी करतात बुरशी पण एक प्रकारची वनस्पती वनस्पतीच आहे अच्छा अच्छा <laughs> त्याचबरोबर काही शेवाळ आहेत की ज्या खाऱ्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यामध्ये येतात तर शेवाळ पण एक प्रकारची वनस्पती आहे पण त्याला फुलं येत नसतात ते अपुष्प वनस्पती आहेत त्याचबरोबर काही प्रकारचे टेरिडोफाईट्स आहेत किंवा जिम्नस्फम्स आहेत हे सगळे फुलं नसलेल्या वनस्पती आहेत म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत की आता त्यांना फुलं पण येतात आणि चांगल्या प्रकारे फळं पण येतात हे सगळ्यांचा समूह किंवा सगळ्यांचा अभ्यास म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि त्या शास्त्रामध्ये त्या वनस्पतींचं वर्गीकरण कशा पद्धतीने करतात त्यांचं अंतरंग कशा प्रकारे असतं त्यांचे फिजिओलॉजिकल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारचे असतात ते अन्न कसं तयार करतात श्वासोश्वास कसं करतात या सगळ्या गोष्टी म्हणजेच वनस्पतीशास्त्र <laughs> आणि करंट सिच्युएशनमध्ये आपण जे बघतो की वनस्पतीशास्त्रासाठी जे पण अभ्यास करणारा जे लोक आहेत स्टुडंट आहेत त्यांची वाढ होते का ते विचार करतात आजच्या सिच्युएशनमध्ये मुळातच हा विषय तसा फार गंभीर परिस्थितीमध्ये आहे वनस्पतीशास्त्र विषयाकडे बघण्याचा कल थोडासा वेगळा झालेला आहे आपल्याकडची जी इन जनरल सिस्टीम आहे एज्युकेशनची त्याच्यानुसार असं बघितलं जातं की एखाद्या शिक्षणामुळे जर मला काही जॉब मिळाला तरच मी ते शिक्षण करणार मुळातच शिक्षण झाल्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने शिक्षित होता का हे पाहणं फार गरजेचं आहे सध्या निसर्ग पर्यावरण बायोडायव्हर्सिटी असे वेगवेगळे विषय हे फार परवलीचे समजले जातात कारण निसर्गाचा हे सगळे अविभाज्य घटक आहेत त्यांचा अभ्यास योग्य पद्धतीने जर झाला तरच आपल्याला कळू शकेल की याच्यातले कोणते घटक हे नामशेष व्हायला लागलेत कोणत्या घटकांचा हा मानवाशी डायरेक्ट संबंध येतोय कोणत्या घटकांचा इतर जे काही निसर्गाचे घटक आहेत जसे पक्षी असतील प्राणी असतील किंवा कीटक असतील ते देखील ते एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत त्यासाठी सगळ्यांनीच खऱ्या अर्थाने प्रत्येकाच्या मनामध्ये हा एक विचार करायला पाहिजे की प्रत्येक वनस्पती जशा निसर्गाचा भाग आहेत तसा माणूस पण त्या निसर्गाचा एक अविभाज्य घटक आहे म्हणून विद्यार्थ्यांनी पण हा विचार करायला पाहिजे की या निसर्गामध्ये वनस्पती असतील तर आपण आहे वनस्पती नसतील तर कुठलेही इतर जीव इथे या पृथ्वीवरती जगू शकत नाहीत म्हणून त्याच्या मागे एक कॉन्शियसनेस निर्माण व्हायला पाहिजे सगळ्यांच्या मध्ये की वनस्पतींचा योग्य पद्धतीने अभ्यास करून त्याचे जपणूक आणि संवर्धन करायला पाहिजे <laughs> खूपच सुंदर उत्तर दिला तुम्ही आणि असं वाटतं की कधी कधी आपण शहरीकरणमध्ये राहून जे स्टुडंट अभ्यास करतात आणि त्यांना असं कल्पनाही आलं की मी ॲग्रिकल्चर किंवा याच्यामध्ये जायचं आहे पर्यावरणामध्ये तर त्यांना कधी कधी असं असतो की ते अवेलेबल नसतात वगैरे काय करता येईल किंवा सरकार काय करायला पाहिजे किंवा एज्युकेशनिस्ट आहेत त्यांना काय करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं मुळातच निसर्गाकडे जायला पाहिजे मला असं वाटतं दॅट इज अल्टिमेटम पूर्वी लोक म्हणायचे की खेडेगा खेडेगावाकडे चला किंवा खेड्याकडे चला आजकाल शहरीकरण एवढं वाढलेलं आहे की सगळा जो काही ओघ आहे तरुणांचा असेल किंवा जे सिनियर सिटीजन्स असतील त्या सगळ्यांचा ओघ हा शहराकडे चाललेला आहे त्याच्यामुळे झालं असं की शहरावरती या सगळ्या डेव्हलपमेंटचा प्रेशर शहराकडे हा ओघ इतका वाढत चाललेला आहे की त्याचा ॲटोमॅटिकली परिणाम ह्या नॅचरल रिसोर्सेसवरती होताना दिसतोय जसं की पाणी पाणी हा पाणी जर नसेल तर त्या शहरामध्ये येणार कोण आणि जे पाणी येत आहे ते पाणी दूषित जर झालं तर त्याचा परिणाम नक्कीच मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तिथे जसं की वॉटर पोल्युशन असेल किंवा एअर पोल्युशन असेल नॉईज पोल्युशन हे इतक्या उच्च पदावरती जाऊन पोहोचलेलं आहे की मानवाचं जे आरोग्य आहे हे धोक्यात आलेलं आहे त्यासाठी पॉलिसी मेकर्स असतील किंवा एज्युकेशनिस्ट असतील त्यांनी या गोष्टीकडे बघायला पाहिजे की मुळातच हा जो ओघ जर कमी करायचा असेल तर खेडी समृद्ध करायला पाहिजे <laughs> खेड्यामध्ये किंवा जंगलामध्ये जे लोक राहतात त्यांच्याकडे जाऊन ते कसे जगतात पर्यावरणपूरक लाईफस्टाईल त्यांची जी आहे ही आपण बघणं फार गरजेचं आहे त्या दृष्टीने तिथं कुणी शिक्षण शिक्षण शिकवण्यासाठी जाऊ शकतं का हे बघायला पाहिजे सगळं जर एका ठिकाणी जर कॉन्सन्ट्रेट झालं तर मला असं वाटतं एक कधीतरी त्याचा विस्फोट झाला तर नक्कीच पुन्हा आपल्याला बोलावं लागेल की चला निसर्गाकडे चला जंगला परत फिरा घराकडे चिमण्यांना <laughs> बरोबर अगदी बरोबर तर एक कुठेतरी आपल्याला एक वाटचाल किंवा हालचाल करायला पाहिजे आपल्याला परत निसर्गाकडे जाण्यासाठी निसर्गप्रेमी व्हायला पाहिजे असं मला वाटतं तुमच्या शब्दांनी कारण काय आज शहरीकरण एवढं होत चाललं आहे की लोक त्याच्याकडे एवढी म्हणजे अटॅच <laughs> झालेल ते त्यांचा विचार पण येत नसेल की आपल्याला गावाकडे फिरायचं आहे किंवा गावात फिरायला जायचं आहे सहल म्हटलं तरी आपण अशा ठिकाणी जातो जिथे प्रोफेशनली स्ट्रक्चर उभं केलेत लोकल गावामध्ये जाऊन आपण फिरत नाही आजच्या <laughs> सिच्युएशनवर तर कुठेतरी ते परत एकदा आपल्याला एक अभियान किंवा क्रांती करायला लागेल की चला <laughs> निसर्गाकडे मला तर डॉक्टर साहेब फारच सुंदर तुमचे विचार आम्हाला आवडलेत आणि आशा व्यक्त करतो की आपले जे लिस्नर्स आहेत रेडिओ लिस्नर्स आता तुम्हाला जे ऐकतात आहेत त्यांनाही कुठेतरी असा विचार आला असेल की एकदा परत गावाकडे बघून येऊ <laughs> आपलं घर आपलं शेती असं त्यांच्या मनात विचार आला असेल किंवा वनस्पती काय आहे याच्याबद्दल तुम्ही जे आपले शब्द विच उच्चारलेत त्या त्याच्या दृष्टिकोनाने आपण त्या दृष्टिकोनाने आपण बघितलं तर कुठेतरी निश्चित नवीन अभ्यासक्रम आपला जीवनात उदम करेल अच्छा डॉक्टर साहेब एक विचारायचं म्हणजे अशा काही वनस्पतीबद्दल सांगा की जे आपला ठराविक लोकांपर्यंत त्याची माहिती एकदम वापरत असेल जसं पान म्हटलं किंवा काही आपण यूज करतो जे म्हणजे भाजीपाला वगैरे यूज करतो त्याच्याबद्दल काय वनस्पतीमध्ये आता रिसर्च तुमचा आहे त्याच्याबद्दल सांगा मुळातच आपण जे वनस्पती भाजीपाला म्हणून वापरतो हां हां त्यांचे जंगली वाण अजूनही कुठेतरी जंगलामध्ये आहेतच हो हो त्याचं खऱ्या अर्थाने संवर्धन व्हावं यासाठी जगाच्या विविध जंगलांच्या मध्ये एक्सप्लोरेशन टूर्स केले जातात त्याच्यावरती सखोल अभ्यास केला जातो मित्रांनो तुम्हाला अजून एक वनस्पतीबद्दल मला सांगायला नक्कीच आवडेल की त्याचं एक पान जर तुम्ही खाल्लं जर चहा पिला किंवा साखर खाल्ली तर त्याची कोणतीही गोड चव लागत नाही एक वनस्पती अशी आहे की त्या वनस्पतीच्या पानाचा खालचा भाग हा सिल्वर अक्षरशः त्याला लावल्यासारखा सिल्वर कलर लावल्यासारखं ते दिसतं एक वनस्पती अशी आहे की त्याचा पूर्ण खालचा भाग गोल्डन असतो अशा विविध रंगी विविध चविष्ट फळं असणाऱ्या किंवा काही वनस्पती अशा जसं तुम्हाला आत्ताच बोललो की पान खाल्लं की चवच लागत नाही <laughs> असा हा जो वनस्पती जग आहे ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहे एक्सायटिंग <laughs> वनस्पती ज्याला म्हणता येईल it's a wonderful world wonderful world फारच सुंदर तुम्ही एक्साइटिंग वर्ल्डमध्ये आम्हाला <laughs> घेऊन चाललेत आणि अशा प्रकारचे जे पानं वगैरे खाल्ल्यानंतर चवच लागत नाही अशी वनस्पती पानं आहे ज्याचा कलर सिल्वर तुम्ही म्हटला रूटमध्ये सिल्वर कलर नक्कीच काय व्हरायटी असेल ते वनस्पतीमध्ये आणि काही कुठेतरी विशेष प्राकृतिक सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये एक नवीन बदल आणण्यासाठी असेल आणि बरेच काय असं तुम्ही म्हटले हजारहून जास्ती वनस्पती आहेत हो. <laughs> तर प्रत्येक वनस्पतीवर आपण एपिसोड करता येईल आणि पुढच्या भागामध्ये आपण सरांना नक्कीच बोलवणार आणि टप्प्याटप्प्याने एक एक वनस्पतीबद्दल मला वाटतं की आपण माहिती द्यावा आणि तुमचा रिसर्च पेपर तुम्ही जे सबमिट केलं आहे ते आमच्या रेडिओ पुण्याई आवाज ऐकणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू द्या वनस्पतीशास्त्र असं माझं इच्छा आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद सर आणि जाता जाता एक मेसेज किंवा एक मोटिवेशन आमच्या श्रोतांना जरूर सांगा मित्रांनो आत्ता वेळ आलेली आहे वाचाल तर वाचाल <laughs> जंगल वाचलं तर नक्कीच आपण ते काय वाचवायचं यासाठी निसर्ग आधी वाचन करायला पाहिजे तरच आपण जंगल वाचू शकतो एवढं बोलून मी थांबतो मी सर्वांचा धन्यवाद मानतो खूप खूप धन्यवाद डॉक्टर श्रीनाथ कवडे सर तुम्ही फार सुंदर विचार आपल्याबरोबर मांडलेत आणि वनस्पतीशास्त्र काय याचं सिम्पल उदाहरण तुम्ही देऊन ते एक एक नवीनीकरण जे शब्द तुम्ही वापरलेत आणि नवीन वस्तू म्हणजे वनस्पतीशास्त्राबद्दल सांगितलं आणि रिसर्च करताना बरेच काही गोष्टी तुम्ही जे तुमचे पेपर सबमिट करताना किंवा बेंगलुरूमध्ये आणि आपल्या क्षेत्रामध्ये चांदोल इथे तुम्ही ते काम केलं तुमच्या गुरुचंही नाव घेतलं मला फार आनंद वाटला की तुम्ही आपले गुरुला आठवण करत आहे आज पण गुरुशिवाय तर शिष्य शक्यच नाही <laughs> आणि एक विचारायचं म्हणजे तुमच्याबरोबर तेव्हा रिसर्च करताना अजून काही लोक मित्रमंडळी असतील त्यांच्या नक्कीच मित्रांच्या शिवाय आणि मी जिथे एस पी कॉलेजमध्ये काम करत होतो हो तिथले माझे गुरु सहकारी डॉक्टर पातळे सर असतील किंवा डॉक्टर दुसाने सर असतील यांचं विशेष मला खूप मदत मिळाली आणि त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार कारण प्रत्येक टूरला जंगलात जाताना आपल्याबरोबर कोणी साथीदार असेल तर एक मोरल सपोर्ट मिळतो बरोबर आणि जंगलात गेल्यानंतर आपल्याला माहित नसतं की आपल्याला तिथं किती आत जायचंय आणि कधी आपण सांगता येत नाही बरोबर आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये तेव्हा असं मोबाईलचा जमाना नव्हता की आपण मोबाईलचं लोकेशन सांगून घरी सांगू शकतो की आपण या लोकेशनला आहोत फोन हा विषयच नव्हता मग त्या ठिक जिथे रेंजच नाहीये तिथे आता पण फोन असून काय फायदा आहे तिथे फायदा नाही तेव्हा पण रेंज नसायची मोबाईल नसायचे अशा परिस्थितीमध्ये आम्ही ऊन पाऊस सगळ्या सीझन मध्ये जाऊन जंगलाचं एक्सप्लोरेशन केलेलं आहे असं कधी आलं नाही काही की जंगलात तुम्ही गेले आणि वाट विसरले किंवा पाऊस आला खा काही खायला मिळाला नाही असं <laughs> असं बराच वेळा झालेला आहे एकदा दोनदा नाही तर बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा परंतु पर्सनली मला जंगलामध्ये जास्त सेफ वाटतं कम्पेअर टू जर मोठ्या शहरामध्ये गेलो तर तिथे येणाऱ्या गाड्यांचा आवाज पोल्युशन तो जो गोंग गोंगाट आहे याच्यापेक्षा मला नक्कीच जंगल हे फार सेफ वाटतं <laughs> नक्कीच सर तुमच्याबरोबर अजून एपिसोड करायला मलाही आवडेल आणि आमच्या श्रोतांनाही आनंद वाटत असेल की नवीन काहीतरी कोतल त्यांच्या मनात आलं असेल जिज्ञासा उत्पन्न झाली असेल की वनस्पतीशास्त्र अजून त्याच्यामध्ये काय नवीनता असेल काय वनस्पती असतील त्यांच्याबद्दल त्यांना जाणून घेण्याची इच्छा तीव्र झाली असेल तर तुमची इच्छा पूर्ण होणार येणाऱ्या काही दिवसामध्ये तर आजच्या या एपिसोडमध्ये डॉक्टर श्रीनाथ सर आलेत त्यांचा खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि असंच येत राहा आणि लोकांना आमचे वनस्पती शास्त्राच्या बद्दल सांगायचं चला श्रोतांनो आजच्या एपिसोडमध्ये फक्त एवढंच पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one nought seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा Jim.